श्री आहे महा श्लोकार्थ सत्तावीसावा हे योद्धे दाढाने अशा तुमच्या भयंकर मुखामध्ये त्वरेने शिरत आहेत त्यात कित्येक तुमच्या दाताचे मध्ये सापडलेले आहेत असे दिसत आणि कित्येकांच्या मस्तकाचा चुराडा होऊन गेला आहे असेही दिसत आहेत त्यावेळेस तो पुन्हा म्हणाला अहो हे पहा आकाशात ज्याप्रमाणे आभ्रे नाहीशी होतात त्याप्रमाणे शिरस्त्राणे व कवचे यासकट ही दोन्हीकडची सैन्य तुमच्या तोंडात नाही शिवलेले किंवा महाप्रळयाच्या वेळी यम कोपल्यावर जसा एकवीस स्वर्गांना पाताळासह गिळून टाकतो अथवा दैव प्रतिकूल झाल्यावर संग्रह करणार त्या ईश्वर जागते जागे आपला आपणच नाही सेवते त्याप्रमाणे ही कर्माची गती कशी विलक्षण आहे पा की ही जमलेली सैन्य एकदम या मुखात शिरून त्यातून एकही बाहेर पडत नाही उंटाच्या तोंडात अशोक वृक्षाचे डहाळे जसे चघळताना दृष्टीस पडतात त्याप्रमाणे हे सर्व रोग या तोंडात लयास गेले परंतु मुकुटासह मस्तके दाढांच्या चिमट्यात सापडून त्यांचे कसे पीठ होत आहे पहा ती रत्ने दातांच्या मधल्या भागात चमकत आहेत व त्यांचे पीठ जिभेच्या बुडाला उगीच लागले असून त्यात जे ठोकळ होती त्यांच्या रक्ताने काही दाडा माखले आहेत या विश्वरूप काळाने ज्या बळकट लोकांची शरीरे ग्रासली आहेत त्यांच्या देहांचे सांगाडे जीवित्व नाहीसे करून मुद्दाम राखून ठेवले आहेत त्याप्रमाणे शरीरात उत्तम भाग जे मस्तक ते जरी महाकाळाच्या तोंडात सापडले होते तरी ती मुद्दाम शेवटी राखून ठेवली आहेत मग अर्जुन पुन्हा म्हणतो या जगाचा जन्म आणि मृत्यू या दोहोला दुसरा मार्गच नाही तर सर्व जग या वदनरूपी डोहात आपोआप येऊन पड बुडत आहे ही सर्व सृष्टी आपोआप या मुखाच्या वाटेला लागली आहे आणि हा परमात्मा जागच्या जागी स्वस्थ राहून सर्व जगाला सहज गिळीत आहे ब्रह्मदेवासारखी मोठमोठाली मंडळी या विश्वरूपाचे जे सर्वात अतिउंच तोंड त्या धाव घेत आहेत एरवी इतर मंडळी अलीकडल्याच मुखात शिरत आहेत व इतर पाणी प्राणी मात्र हे उपजल्या ठिकाणीच नाहीसे होत आहेत परंतु या विश्वरूपाच्या मुखाच्या सपाट्यातून निसंशय काहीच सुटत नाही श्लोकार्थ अठ्ठावीसावा हे प्रभो जसे नद्यांचे मोठमोठे प्रवाह समुद्राकडे धाव घेत असतात तसे हे मृत्यूरोगीचे वीर या तुमच्या प्रज्वलित मुखामध्ये शिरत आहेत ज्याप्रमाणे महानद्यांचे प्रवाह सहज समुद्राकडे वळतात त्याप्रमाणे सर्व जग चोहकडून येऊन तुमच्या मुखात प्रवेश करीत आहे व सर्व प्राणी आयुष्यरूपी मार्गात दिवस रात्रीच्या पायऱ्या करून त्वरेने तुमच्या मुखात येऊन मिळण्याचा योग साधित आहेत श्लोकार्थ एकोणतीसावा हे प्रभो जसे भडकलेल्या अग्नीमध्ये नाश पावण्यास्तव पतंग मोठ्या वेगाने शिरत असतात तसेच हेही सर्व रोग तुमच्या मुखामध्ये नाश पावण्यास्तव मोठ्या योगाने शिरत आहेत ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या डोंगराच्या दरीत पतंग उड्या घालतात त्याप्रमाणे सर्व लोक तुमच्या मुखात येऊन पडत आहेत परंतु ज्याप्रमाणे तापलेल्या तव्यावर पाणी पडले असता जळून खाक होते त्याप्रमाणे ज्याने ज्याने तुमच्या मुखात प्रवेश केला त्यांचे नावरूप वहिवाटीतून देखील अजिबात पुसून टाकले त्यांच्या नावरूपांचा पत्ता देखील नाही श्लोकार्थ तिसावा हे विष्णू सर्व बाजूने पेटलेल्या मुखाने सर्व लोकांना गट्ट करून तुम्ही वारंवार जिभल्या चाटीत आहात तुमच्या उग्र प्रभा संपूर्ण जगताला व्यापून आपल्या प्रखर तेजाने तापवीत आहे आणि याप्रमाणे सर्व जगाचे भक्षण करूनही तुमची भूक कमी होत नाही तर तुमचा जठराग्ने इतका प्रदीप्त तरी कसा झाला ज्याप्रमाणे एखादा रोगी तापातून बरा झाल्यावर त्याला खाखा सुटते किंवा एखादा भिकारी दुष्काळात पडावा त्याप्रमाणे सर्व त्याप्रमाणे सर्व जगाचा लय करूनही अजून तुम्ही जिवल्या जाठीत आहात त्याचप्रमाणे या तुमच्या तोंडापुढे खाण्याचा जिन्नस म्हणाल तर एकही उरला नाही तेव्हा आपल्या खमंग भुकेचा महिमा काय वर्णन करावा का समुद्राचा एक एक घोट करावा का पर्वताचा एक घास करावा का हा सर्व ब्रह्मगोल दाढेकारी चिरडावा की सर्व दिशा घेऊन टाकाव्यात की चटसाऱ्या चांदण्यात चाटून टाकाव्यात अशा प्रकारचा हा तुमचा हावरेपणा नजरेस येत आहे ज्याप्रमाणे भोग जास्ती घेऊ लागले असता काम वाढतो किंवा विसवाला जो जो जो लाकडे लावावी तो तो जास्ती भडकतो त्याप्रमाणे सर्व जगाला खात असताही तुमची तोंडे खाखा करीत होते ज्याप्रमाणे वणव्यात कवट टाकले असतात ते त्याला पुरत नाही त्याप्रमाणे आपले हे एकच तोंड केवढे पसरले पहा की त्याच्या जिभेच्या टोकाला त्रिभुवनही पुरे होत नाही एका तोंडाची जर ही वाट तर तुमच्या या अगणित तोंडांना इतकी त्रिभुवने कुठून आणावी त्यांना खाद्य मिळत नसून इतकी पुष्कळता उत्पन्न केली आहेत ज्याप्रमाणे तोहोकडून वडमा लागून मध्ये हरणे सापडावे त्याप्रमाणे सर्व जग तुमच्या या वदनरूपी ज्वाळांच्या मध्ये सापडले या विश्वाची स्थिती अशी झाली आहे की तुम्ही देव नसून या विश्वरूपाने त्यांचे कर्म चोढवले आहे किंवा जगरूपी जळचरांना तुमचे वजनरूपी काळ जाळीच पसरले म्हणून तुमच्या विश्वरूपाच्या तेजरूपी जाळ्यातून स्थावर जंगम वस्तूने कोणीकडून बाहेर पडावे ही तुमची तोंडे नसून जगाला लाक्षागृहेच ओढवली आहेत आपल्या प्रखर तेजाने प्राणीमात्राचे अंगे कसे पोळतात हे अग्नीला समजत नाही परंतु ज्याला त्याचा स्पर्श होतो त्याचा मात्र प्राण गेल्याशिवाय राहत नाही किंवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला कसे मरण येते हे जसे शस्त्राला माहीत नसते अथवा आपल्या सेवनाने लोकांचे प्राण कसे हरणवतात हे जसे विषाला समजत नाही त्याप्रमाणे तुमच्या मुखाच्या प्रखरपणाची तुम्हाला आठवणच नाही परंतु तुमच्या या अलीकडील मुखातच सर्व जग नाश पावले आहे देवा आत्मा म्हणून ज्याला म्हणतात तो तुम्ही एकच असून सर्व विश्वाचे व्यापकही आहात मग आमचा नाश करण्यास का प्रवृत्त झालात मी तर आपल्या जीवाची आशा सोडली आहे आणि तुम्ही भीड न धरता तुमच्या मनात जे काय असेल ते खुशाल उघडपणे सांगा तुम्ही आपल्या विश्वरूपाचे उग्रपण किती वाढवणार देवा तुमच्या अंगी जो जगाचा पालन पण आहे त्याची तरी आठवण करा निदान माझ्यावर तरी कृपा करा श्लोकार्थ एकतीसावा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रसन्न व्हा उग्र धारण केलेले असे तुम्ही कोण आहात ते मला सांगा तुम्ही सर्वांचे आधी आहात त्या तुम्हाला मी विशेष जाणण्याची इच्छा करीतो तुमचा हेतू मला काहीच कळत नाही अहो वेद वंद्य त्रिभुवन त्रिभुवन एक आद्य विश्ववंद्य महाराज माझी एवढी विनंती ऐकावी याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवले आणि म्हटले देवाधिदेवा माझी विनंती ऐका मला सावधान व्हावे म्हणून विश्वरूप दाखवा असे मी म्हटले तो तुम्ही एकदम त्रिभुवनाला गिळण्याच्या हेतूने मोठे भयंकर रूप धारण केले तर तुम्ही कोण आहात अशी इतकी भयंकर तोंडे तुम्ही का धारण केली आणि त्याचप्रमाणे ह्या सर्व हातात शस्त्रे कशाकरता घेतली आहेत महाराज वारंवार रागावून गगनापेक्षा अधिक उंच होऊन व डोळे लाल करून भीती का दाखवता देवा या ठिकाणी तुम्ही यमाचा हेवा का करता असे उग्र रूप धारण करण्याचा तुमचा काय हेतू आहे तो तरी मला सांगा असे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले मी कोण आहे व कशाकरता रूप धारण करून एवढा मोठा झालो आहे हेच तुझे म्हणणे आहे ना श्लोकार्थ बत्तीसावा श्री भगवान म्हणाले जगाचा क्षय करणारा वाढलेला काळ तो मी आहे प्राण्यांचा संहार करण्यास्तव मी येथे प्रवृत्त झालो आहे उभय सैन्यामध्ये जे उभे आहेत ते सर्व तू खेरीज तू खेरीज करून जगणार नाहीत तर खरोखर मी काळ आहे व लोकांच्या संहार करण्याकरता मोठा वाढून चहूकडे तोंडे पसरली आणि आता मी सर्व विश्वाला गिळून टाकेन तेव्हा अर्जुन म्हणतो अरे रे मागल्या संकटाला त्रासून याची प्रार्थना केली तो हे उलट जास्तच भयंकर असे संकट प्रस प्रकट झाले आपल्या कठोर भाषणाने अर्जुन खिन्न होईल म्हणून श्रीकृष्ण अर्जुनास पुन्हा म्हणाले पण एक सवड आहे तीही की तुम्ही पांडव संहाररूपी लाक्षागृहातून निभाल एवढं ऐकताच अर्जुनाच्या जीवा जीवाला तो मृत्यूरूप महामारीच्या तडाख्यातच सापडला होता पण हे शब्द ऐकताच पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाचे बोल लक्षपूर्वक ऐकू ऐकू लागला देव म्हणाले अर्जुना अरे तुम्ही पांडव हे माझे आहात हे ध्यानात ठेव बाकी या सर्व जगाला मी गिरण्याकरता प्राप्त झालोय प्रलयकाच्या प्रचंड अग्नीत लोण्याचा गोळा खातल्यावर तो जसा नाश पावतो त्याप्रमाणे माझ्या तोंडात सर्व जग गेलेले तू पाहिलेच आहेस तर त्या सर्व जगाचा नाश होईल हे तू निसंशय समज हे सर्व सैन्य व्यर्थ वर्गना करीत आहे अशा चतुरंग सेनेच्या संपत्तीच्या बळावर कृताताबरोबरही जे स्पर्धा करतात व पराक्रमाच्या गर्वाने जे चढून गेले आहेत ते म्हणतात की आम्ही सृष्टीवर प्रतिसृष्टी निर्माण करू पैजेने मृत्यूला मारू व जगाचा संहार करू सर्व पृथ्वी घेऊन टाकू आकाश वरच्यावर जाळून टाकू व बाणाने वाऱ्याला हलू देणार नाही हे या सर्व ठिकाणी मिळालेले सैन्य वीरवृत्तीच्या बळावर मोठ्या डौलाने बोलत आहे की यमही आमच्या पुढे तुच्छ आहे शस्त्रापेक्षाही ज्यांचे बोल अति तिखट आहेत जे अग्नीपेक्षा दाहक आहेत व मारण्याच्या कामात काळकोट विषाला मधुर असे म्हणतात तर असे गंधर्व नगरीचे लोट किंवा पोकळीचे भेंडोळे अथवा चित्रातील पुतळे असावे त्याप्रमाणे हे वीर निर्जीव आहेत असे समज अरे जसा मृगजळाचा पूर यावा तत्वच हे सैन्य आहे अथवा कापडाचा साफ करावा आणि अलंकार घालून बाहुली उभी करावी तशी ही सैन्य आहेत श्लोकार्थ तेहतीसावा सभय अर्जुना तू उठ यश मिळव आणि शत्रूला जिंकून सर्व राजाचा उपभोग घे हे मी पूर्वीच मारून ठेवलेले आहेत तो निमित्ताला मात्र पुढे हो एरवी ज्या बळाने शरीराच्या चेष्टा चालतात ते सर्व मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे आता हे सर्व सैन्य कुंभाराच्या घरच्या पुतळ्याप्रमाणे निर्जीव आहे कळसूत्रे बाहुल्यास हलवणारी दोरी तुटल्यावरती वाटेल त्याने लोटली असा जशी उलथून पाडतात त्याप्रमाणे या सैन्याचा हा आकार मोडून टाकण्यास वेळ लागणार नाही म्हणून अर्जुना लवकर उठ व शुद्धीवर ये तू उत्तर गोग्रहणाच्या वेळी शत्रूच्या सर्व सैन्यास मोहनास्त्र घालून विराटाच्या भित्र्या उत्तराकडून त्यांची वस्त्रे हरण करवलीस ते सैन्य आता यावेळेपेक्षा निकृष्ट झाले व आई ते रणात आलेले आहेत तर त्यांचा संहार कर व एकट्या अर्जुनाने शत्रू जिंकले असे यश मिळव आणि ते यश कोरडे नसून त्याच्याबरोबर सर्व राज्याचीही प्राप्ती होईल हे सवय साचेन तो निमित्त मा निमित्त मात्र होऊन शत्रूचा संहार कर श्लोकार्थ चौतीसावा द्रोण भीष्म जयद्रथ कर्ण आणि दुसरे पराक्रमी योद्धे यांना मी आधीच मारलेले आहे त्यांना तू मार खिन्न होऊ नको युद्ध कर रणामध्ये तू शत्रुना जिंकशील तू द्रोणांची पर्वा करू नको भीष्मांचे भय बाळगू नको आणि कर्णावर शस्त्र कसे धरू असे म्हणू नको आणि जयद्रथाला मारण्याकरता कशाची योजना करावी याचविषयी विचार करू नको आणखी इतर जे नामांकित वीर आहेत ते सर्व भिंतीवरील चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव समज त्यांना काय पोतेऱ्याने पुसून टाकायचे तेव्हा अर्जुना या युद्धाकरता जमलेल्या वीरांची काय कथा आहे हे हा सर्व भास आहे बाकी खरोखर त्यांना मी ग्रासून टाकलेले जेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेलेले पाहिलेस तेव्हाच त्यांचे आयुष्य संपले हे आता रिकाम्या सोपटाप्रमाणे म्हणून लवकर उठ आणि मी ज्यांना मारलेले आहे त्यांचा तू संहार कर नसत्या शोक संकटात बुडू नको आपणच एखादे निशान धरून ते जसे कौतुकाने भेदून पाडावे त्याप्रमाणे या सर्वांचा नाश करण्याकरता तू केवळ निमित्त मात्र आहेस अरे जे तुझ्याशी वैर करीत त्यांना उपजा उपजता वाघाने नेले आहे तर आता राज्यासह यश संपादन करून त्याचा उपभोग घे स्वभावता उन्मत्त सर्व जगात बलवान आणि दुष्ट आणि बीज घालणारे असे ते भाऊबंध ते वेळ न लागता मारले अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगाच्या वाकपटावर लिहून ठेव लोकांच्या चर्चेस विषय करून ठेव आणि विजयी हो लोकार्थ पस्तीसावा संजय म्हणाला याप्रमाणे केशवाचे भाषण ऐकून थरथर कापणारा किरीटी हात जोडून श्रीकृष्णांना पुन्हा नमस्कार करून भीत भीत सद्गदित अंतकरणाने नम्र होऊन म्हणाला ज्ञानदेव म्हणतात याप्रमाणे ही सर्व कथा संजयाने अपूर्ण मनोरसाशा धृतराष्ट्राला सांगितली मग म्हणतो सत्य लोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर जसा खळखळ वाचतो त्याप्रमाणे गंभीर श्रीकृष्ण बोलले किंवा मेघाच्या पाण्याचे लोट जसे घडा घडाघडा एकदम वाजत सुटतात त्या अथवा समुद्रमंथनाच्या वेळी क्षीराब्दी जसा मंदराचराच्या रवीने दरानत होता त्याप्रमाणे अनंतरूपी विश्वाचे मूळ जे श्रीकृष्ण गंभीर वाणीने हे वाक्य बोलले ते अर्जुनाने थोडेसे ऐकले त्यामुळे त्याचे सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळत नाही परंतु त्याचे सर्वांग कापू लागले तो अतिनम्रपणाने लवून हात जोडून वरचेवर श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक ठेवू लागला आणि काही बोलणार तो त्याचा कंठ भरून आला श्रोते हो ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा तुम्हीच विचार करा परंतु देवांच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली हे श्लोकातील पदांच्या अर्थावरून मी म्हणतो मग भीत भीत त्याने भगवंताच्या चरणावर पुन्हा मस्तक ठेवले आणि तो म्हणाला महाराज आपण असेच बोल असेच बोलात ना श्लोकार्थ छत्तीसावा अर्जुन म्हणाला ऋषिकेशा तुमच्या विशेष कीर्तीने सर्व जगत आनंदभरीत होते आणि तुमच्या प्रेम करते तसेच राक्षस भयभीत होऊन दशे दिशांकडे धाव घेतात आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुम्हाला नमस्कार करतात हे योग्यच आहे की अर्जुना मी कालरूपी असून या सर्वांना जे ग्रासून टाकले तो केवळ माझा खेळ आहे म्हणून तर देवा हे तुमचे बोलणे निश्चयात्मक खरे आहे असे आम्ही मानतो परंतु तुम्ही काळरूपी परमेश्वराने या स्वस्थपणाच्या वेळी जगास ग्रासावे ही गोष्ट विचार विचारास जुळत नाही एखाद्या एखाद्याच्या अंगातील तारुण्य काढून म्हातारपण कसे घालता येईल म्हणून तुम्ही जे करू म्हणता ते बहुत करून न होण्याजोगे हे पहा अनंता दिवसाचे चार प्रहर न भरता माध्याने सूर्य कधीतरी मावळतो का इतकेच नव्हे तर हे पहा तुम्ही अखंडित असे जे काळ त्यालाही तीन स्थिती आहेत आणि त्या प्रत्येक आपापल्या वेळी सबळ आहेत ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती आणि प्रलय ह्या नाही शकतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती आणि प्रलय यांचे काही चालत नाही आणि मागवून प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती ह्या आपोआप नाही होतात ह्या अवस्था अनादी असून कशानेही टळत नाहीत म्हणून आज हे जग स्थितीचा उपभोग घेण्याच्या भरात असता त्याला ग्रासले असे तुम्ही म्हणता ही गोष्ट मला रुचत नाही तेव्हा खुणेने देव म्हणाले अरे या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे हे प्रत्यक्ष तुला दाखवले परंतु इतर लोक यथाकालीच मरण पावतील असे समज इतकी गोष्ट श्रीकृष्ण भगवान बोलतायत तोच पूर्ववत अर्जुनाने सर्व सैन्य जागते जागी आहे असे पाहिले मग तो म्हणतो देवा आपण विश्वाचे चालन करणारे सूत्रधार आहात त्या योगाने हे जग पूर्वस्थितीला पुन्हा प्राप्त झाले परंतु हे श्रीहरी दुःख सागरात पडलेले ना तुम्ही बाहेर करता अशी तुमची कीर्ती आहे याची आम्हाला पूर्ण आठवण आहे तुमच्या कीर्तीचे वारंवार स्मरण होऊन महासुख भोगीत असताना आनंद समुद्राच्या लहरीत मी लोळत आहे देवा हे जग जिवंत राहिल्याने तुमच्या ठिकाणी प्रीती धरून सुखाने राहते व जे दुष्ट आहे त्यांचा तुम्ही नाश करता परंतु हे ऋषिकेशा त्रिभुवनातल्या राक्षसांना तुमचे भय वाटते म्हणून तुमच्यापासून ते दाही दिशा दूर पळतात एरवी देव मनुष्य सिद्ध यक्ष किंबवना सर्व स्थावर जंगम हे तुम्हाला पाहून हर्षयुक्त होऊन वंदन करतात श्लोकार्थ सदोतीसावा हे महात्मन हे अनंता हे देवाधिदेवा तुम्ही श्रेष्ठ असून ब्रह्मदेवाचेही उत्पन्न करते आहात मग ते तुम्हाला का नमस्कार करणार नाही हे जगनिवासा जे सत आणि असत आहे त्याच्या पलीकडे जे अविनाशी ब्रह्म ते तुम्ही आहात नारायणा काय कारणास्तव राक्षस तुम्हाला नमस्कार न करता दूर पडतात हे तुम्हाला विचारावे असे नाही कारण आम्हाला इतके कळत आहे हे पहा सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील त्याप्रमाणे तुमच्यापुढे राक्षस कसे राहतील तुम्ही स्वप्रकाशाचे मुख्य ठिकाण दृष्टीस पडल्यावर राक्षस सहज नाहीसे झाले हे श्रीरामा इतके दिवस ही गोष्ट आम्हाला समजली नव्हती परंतु आता तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडत आहे ज्या ठिकाणाहून अनेक सृष्टीच्या ओळी व प्राणीमात्राच्या वेली जगभर पसरतात त्या मायेला तुमची इच्छा ही आदिस्थान आहे तुम्ही अगणित अशा सत्वाने नेहमी भरलेला आहात तुमच्यात परमावधी अनंत गुण भरलेले सर्वत्र सतत समदृष्टी असून तुम्ही देवांचे देव आहात हे सदाशिवा तुम्ही या सकल ब्रह्मांडाचे राहण्याचे ठिकाण असून अविनाशी आहात आणि देवा तुम्हीच व्यक्त आणि अव्यक्त असून त्या पलीकडील जाणता येणारे जे तत्व ते तेही तुम्हीच आहात श्लोकार्थ अडतीसावा तुम्ही आदिदेव पुराण पुरुष तुम्ही या विश्वाचे लयस्थान तुम्ही ज्ञाते तुम्ही जाणावयाची योग्य वस्तू व तुम्ही परमपद आहात हे अनंतरूपा तुम्ही हे सर्व जग व्यापले आहे तुम्ही शिव व शक्ती यांच्या अगोदरचे असून मायेची मर्यादाही तुम्हीच आहात व तुम्ही पुरातन असून तुमच्या पूर्वीचा असा दुसरा कोणी नाही तुम्ही सर्व विश्वाचे चालक व सर्व जीवांचे अधिष्ठान असून भूत आणि भविष्य हे ज्ञान तुम्हालाच आहे श्रुतींच्या नेत्रास ज्या स्वरूपापासून सुख होते ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचे थोड व ज्या मायेने हे सर्व जग व्यापले आहे तिला आश्रयही तुमचाच आहे म्हणून तुम्ही सर्व सृष्टीचे आश्रयस्थान असून परमश्रेष्ठ आहात व ब्रह्मांडाच्या अंतकाळी माया ही तुमचेच ठिकाणी लय पावते किंबवना देवा हे सर्व जग तुम्हीच विसरले आहेत तेव्हा अनंतरूप असे जे तुम्ही त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल श्लोकार्थ एकोणचाळीस चाळीस वायू यम अग्नी वरुण चंद्र कश्यपादी प्रजापती व ब्रह्मदेवाचा पिताही तुम्हीच आहात सहस्र वेळा तुम्हाला नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला नमस्कार असो हे सर्व रूपा परमेश्वरा तुम्हाला समोरून मागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो ज्याच्या बलाला आणि पराक्रमाला पार नाही असे तुम्ही आहात ज्यापेक्षा तुम्ही सर्व जग व्यापले आहे त्यापेक्षा तुम्ही सर्व स्वरूप आहात तुम्ही जात नाही अशी या जगात कोणती वस्तू आहे व तुम्ही नाही असे कोणते ठिकाण आहे तेव्हा तुम्ही जेथे जेथे असाल तेथे तेथे तुम्हाला माझा नमस्कार असो श्री अनंता तुम्ही वायू आहात शासन करणारा जो यम तो तुम्ही आहात प्राणीमात्राच्या ठिकाणी वास करणारा जो जठराग्ने तोही तुम्ही आहात तुम्ही वरुण चंद्र सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात व ब्रह्मदेवालाही जो उत्पन्न करणारा तोही तुम्हीच आहात श्री जगन्नाथा याशिवाय इतर म्हणून ज्या आपल्या विभूती आहेत त्यांना आकार असो वा नसो त्यांना माझा नमस्कार असो याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने नमस्कार केला व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे तो म्हणू लागला म्हणल्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट न्याहाळून पाहिल्यावर पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो तुम्हाला नमस्कार असो असे म्हणू लागला एक एक अवयवाकडे पाहून चित्तात समाधान पावल्याने पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागला स्थावर जंगम पदार्थ व प्राणी त्या रूपाचे ठिकाणी पाहून हे प्रभो तुम्हाच नमस्कार असो नमस्कार असो असेच म्हणू लागला याप्रमाणे अद्भुत अशी रूपे श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्याने पाहून नमस्कार असो नमस्कार असो असे म्हणू लागला यापेक्षा जास्त स्तुती कशी करावी हे आठवेना आणि स्वस्थही बसवेना अशी अर्जुनाची स्थिती येऊन तो प्रेमभावाने जास्त स्तुतीच करू लागला ती सांगता येत नाही फार काय याप्रमाणे त्याने हजारो वेळा नमस्कार केले व तो पुन्हा श्रीहरीस म्हणाला देव तुम्ही माझ्यासमोर जे दिसत आहात त्या तुम्हाला नमस्कार असो देवाला पाठपोट आहे की नाही याची चौकशी करून आम्हाला काय उपयोग होणार तथापि हे स्वामी माझ्या पाठीमागे जे तुम्ही आहात त्या तुम्हाला नमस्कार असो तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा उभे आहात म्हणून तुम्ही पाठीमागे आहात असे म्हणता येते परंतु खरोखर तुम्ही जगाच्या पाठीमागे किंवा पुढे आहात असे काहीच म्हणता येत नाही तुमच्या निरनिराळ्या अवयवांची गणती करता येत नाही म्हणून सर्वस्वरूपे असे जे तुम्ही त्या तुमच्या सर्व अंगांना नमस्कार असो देवा जे तुम्ही अनंत बळाचा साठा आहात तुम्ही अगणित पराक्रमी व सर्व रूपात सर्व काळी समा आहात त्या तुम्हाला नमस्कार असो ज्याप्रमाणे सर्व आकाशात आकाशमय होऊन आकाशात असते त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तुमची व्याप्ती असल्यामुळे तुम्ही सर्वात आहात किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ भरलेले आहात पण ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रात लाटाही दुधाच्यात येतात त्याप्रमाणे म्हणून देवा तुम्ही सर्व पदार्थापासून वेगळे नाही हे माझ्या प्रत्ययास आले आहे तेव्हा आता सर्वत्र तुम्ही भरलेले आहात श्लोकार्थ एकेचाळीसावा हे प्रभू तुमचा हा महिमा न जाणता मी तुम्हाला भिन्न समजून हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे अमर्यादेने अथवा प्रीतीने जे उद्दाम भाषण बोलो आहे परंतु प्रभो तुमची अशी योग्यता आहे असे मी मुळीच जाणले नाही म्हणून सोयरेपणाच्या नात्याने वागलो अरे रे माझ्या हातून फार वाईट गोष्ट घडली की मी अमृताचा उपयोग सडा समार्जनाकडे केला व कामधेने देऊन तिच्याबद्दल शिंगरू घेतले परिसाचा डोंगर डोंगर मिळाला असता तो फोडून त्याची आम्ही घरे घराच्या पायात भर घातली तसेच कल्पतरू तोडून त्याचे शेतास कुंपण केले चिंतामणीची खांड लागली असून ते दगड गोफणीने मारून ओढा गुरे हाकून लावली त्याप्रमाणे तुमच्याशी आले असलेल्या अतिस्नेहाचा उपयोग करून न घेता तुम्हाला दूर केले ह्याचेच उघड उघड उघड उदाहरण पहा की हे युद्ध केवढे आणि काय किमतीचे पण परब्रह्म जे तुम्ही त्या तुम्हाला आम्ही आपले सारथी केले हे कृपासागरा दुष्ट अशा कौरवांकडे तुम्हाला शिष्टाई करण्याकरता आम्ही धाडले याप्रमाणे हे जगदीश्वरा आम्ही आपल्या कामाकरता तुमचा उपयोग करून घेतला तुम्ही योग्यांचे समाधी सुख असून मी मूर्खाने तुम्हाला जाणले नाही व तुमच्याबरोबर विनोदाची भाषणे केली श्लोकार्थ बेचाळीसावा आणखी हे अच्युता खेळताना निसताना बसताना जेवताना तुमच्या समक्ष थट्टेने जो तुमचा अपमान केला त्याबद्दल अनंत असे ते तुम्ही त्या तुमची क्षमा करा अशी मी प्रार्थना करतो तुम्ही विश्वाचे आधी पुरुष आहात तुमच्या अगोदरचा दुसरा कोणी नाही ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तेथे तुम्ही आमचे नातेवाईक याप्रमाणे मी तुमच्याशी विनोदाने बोललो कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो आणि तो तुम्ही न दिला तर स्नेहाच्या नात्याने आम्ही रुसून परत जात होतो हे शारंगपाणी तुम्ही माझे पाया पडून समजूत केली पाहिजे याप्रमाणे हव्या त्या प्रकाराने आम्ही तुमचा उपमर्द केला शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या तुमच्या पुढे पाठमोरे देखील बसलो आहोत तर हे श्रीकृष्णा अशी आमची योग्यता आहे का परंतु आमची चूक झाली देवा तुमच्याबरोबर दानपट्टा वगैरे खेळ खेळलो आखाड्यात कुस्ती तर केली व सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून तुमच्याबरोबर निकराने तर भांडलो जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हाला द्या म्हणून मागितली सर्वज्ञ असे ते तुम्ही त्या तुम्हाला युक्तीच्या गोष्टी सांगितल्या त्याचप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहोत असे तुम्हाला म्हटले अशा रीतीने त्रिभुवनात न मावतील इतके अपराध आमच्या हातून घडले आहेत परंतु तुमच्याच पायाची शपथ की आम्ही तुम्हाला न ओळखता तुमच्याशी असे वर्तन केले देवाने जेवणाचे वेळेस लोभाने खरोखर माझी आठवण करावी परंतु मी रिकामा गर्व करून रुसून बसावे देवांच्या अंतपुरातही खेळताना माझ्या मनात शंका उत्पन्न होत नसे व अंतरुणावर जाऊन मी शेजारी निजत असे मी तुम्हाला कृष्ण म्हणून हाक मारित असून इतर यादवाप्रमाणे तुम्हाला मानित होतो आणि तुम्ही जाऊ लागलात म्हणजे मी आपली शपथ घालीत असे माझे तुमच्याबरोबर एका आसनावर बसणे किंवा तुम तुमचा शब्द मोडणे हे अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडले आहे म्हणून हे अनंता आणखी एक अशा अमर्यादेच्या तुम्हाला कितीतरी गोष्टी सांगू तर मी सर्व अपराधांची रास होते याकरता प्रभू पुढे अथवा पाठीमागे जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडून येतील किंवा आल्या आहेत तितक्या आईप्रमाणे पोटात घाला एखाद्या वेळेस नदीचे पाणी गडूळ होऊन समुद्रास मिळण्यात गेले असता त्याचा अंगीकार केल्याशिवाय समुद्रात दुसरा उपाय नसतो त्याप्रमाणे प्रीतीने म्हणा अथवा प्रमादाने म्हणा देवा तुम्हाला विरुद्ध अशी जी जी भाषणे मी बोललो ती ती हे मुकुंदा पोटात घाला देवा तुमच्या सहन करण्याच्या शक्तीने ही पृथ्वी प्राणीमात्राचा भार सहन करण्यास समर्थ झाली आहे म्हणून हे पुरुषोत्तमा जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडी आहे तर आता हे अतर्क्या कृष्णा तुमचा म्हणवलेला मी तुम्हाला शरण आलो आहे तर माझ्या सर्व अपराधांची क्षमा करा श्लोकार्थ त्रेचाळीसावा तुम्ही या चराचर जगतात उत्पादक अतिश्रेष्ठ व पूज्य असे गुरु आहात तुमच्या सामर्थ्याला उपमान आहे तुमच्यासारख्या या त्रैलोक्यात दुसरा कोणी नाही तेव्हा तुमच्यापेक्षा अधिक कोठून असणार हे श्रीकृष्णा तुमचा महिमा मी आता पूर्ण जाणला आहे देवा तुम्ही या चराचराचे उत्पत्ती स्थान आहात तुम्ही विष्णू शंकर आदी करून सर्व देवांचे परमदैवत आहात आणि वेदांनाही पढवणारे असे मूळ गुरु तुम्ही आहात हे श्रीरामा तुम्ही गंभीर असून सर्व भूतांचे ठिकाणी तुमची समदृष्टी आहे तुम्ही सर्व गुणात अप्रतिम असून अद्वितीय आहात तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही याचे प्रतिपादन तरी कशाला करायचे कारण तुम्ही जे आकाश उत्पन्न केले आहे त्यात सर्व जगाचा समावेश होतो या तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणेच लज्जास्पद होय मग तुमच्यापेक्षा दुसरा कोणी अधिक आहे ही गोष्टच बोलण्यास नको म्हणून सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून तुमच्या बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणी नाही व तुमचा महिमा आगाध असून तो वर्णन करण्यास करण्यास आम्ही असमर्थ आहोत श्लोकार्थ चव्वेचाळीसावा म्हणून हे देवा साष्टांग नमस्कार करून स्तुतीस योग्य व समर्थ अशा तुम्हाला प्रसन्न होण्याकरता मी प्रार्थना करतो जसा पिता पुत्राचे अपराध मित्र मित्राचे अपराध आणि पुरुष आपल्या प्रियेचे अपराध सहन करतो तसे तुम्ही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंता साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले मग गहीवरून म्हणाला कृपा करा कृपा करा मला अपराधपूर्वी समुद्रातून बाहेर काढा तुम्ही आमचे नातेवाईक आहात अशा समजुतेने तुम्हा विश्व झाला मी कधीच मान दिला नाही व तुम्ही सर्व विश्वाचे ईश्वर आहात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही आश्चर्य करीत होतो तुमचेच वर्णन करणे योग्य असताही सभेमध्ये जो जो तुम्ही माझे प्रेमाने वर्णन करावे तो तो चढेलपणाने मी अधिक बडबड करावी हे मुकुंदा असे जे माझे हातून एक एक अपराध झाले आहेत ते अमर्याद आहेत म्हणून त्या अपराधापासून माझे रक्षण करा अहो अशा प्रकारे तुमची प्रार्थना करण्याची देखील योग्यता माझ्या अंगी नाही पण लहान मूल जसे बापाशी लढीवारपणाने बोलते त्याप्रमाणे मी हे म्हणतो प्रभो पुत्राच्या हातून पुष्कळ अपराध घडले असले तरी पिता दुजा भाव सोडून जसे ते सहन करतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा देवा मित्राचा उद्धटपणा मित्र जसा निवांतपणे सहन करतो तसे माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या मित्राकडून आपला सन्मान व्हावा अशी कधी कोणी अपेक्षा करीत नाही त्याप्रमाणे राजस्वी यज्ञात तुम्ही उष्टी काढली त्याची क्षमा करा किंवा आपला जीवरग स्नेही भेटल्यावर आपण जी संकटे अनुभवली असतील तितकी त्याला सांगण्याचा कधीही संकोच वाटत नाही अथवा जिने आपले तन मन आणि आत्माही मनभावाने आपले पतीस अर्पण केले आहे अशा पतिव्रता स्त्रीस पतीची गाठ पडल्यावर जशी मनातील गोष्ट सांगितल्याशिवाय राहवत नाही त्याप्रमाणे प्रभो माझे अपराध क्षमा करण्याबद्दल मी तुम्हास विनंती केली परंतु मला आणखी एक गोष्ट विचारावी असे वाटत आहे श्लोकार्थ पंचेचाळीसावा हे देवाधिदेवा जगन्निवासा पूर्वी कधी न पाहिलेले असे विश्वरूप पाहून मला हर्ष झाला आणि भयाने माझे मन अति व्याकुळ झाले यास्तव हे देवा प्रसन्न व्हा आणि तुमचे तेच पूर्वीचे रूप मला दाखवा श्रीकृष्णा तुमच्याशी सर्गी करून विश्वरूप दाखवा म्हणून जो छंद घेतला तो अत्यंत दयाळूपणाने तुम्ही पुरवलात अंगणात कल्पतरू लावण्याची व कामधेनूचे वासरू खेळावे देण्याची माझी हौस पुरवली मला फाशाच्या ऐवजी खेळण्यास नक्षत्रे द्यावी व चेंडूच्या ऐवजी चंद्र द्यावा ही माझी सर्व हौस तुम्ही मातेप्रमाणे पूर्ण केली जे अमृत थोडके मिळण्यासही एक श्रम पडतात त्याचा चार महिने पाऊस पडला आणि जमीन उत्तम रीतीने तयार करून तिच्या प्रत्येक वाफ्यात चिंतामणी पडले याप्रमाणे प्रभू सर्व गोष्टी मला देऊन माझे लाड पुरवल्याने मी कृतकृत्य झालो आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले त्या विष रूपाची गोष्ट शंकर ब्रह्मदेव याने कानाने ऐकली नाही मग ते त्यांच्या दृष्टीस कोठून पडणार हे पहा की उपनिषदासही ज्याची भेट झाली नाही ते आपले अंतरंगातील रूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखवले कल्पाच्या आरंभापासून आज घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा झाडा घेऊन पाहतो परंतु या रूपाची गोष्ट मी कधी ऐकली आहे किंवा हे रूप पाहिले आहे असे आढळून येत नाही या विश्वरूपाच्या अंगणात देखील बुद्धीची कल्पना गेली नाही मग अंतकरणात त्याची आठवण कोठून राहणार अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्याने पाहावे याबद्दल गोष्ट बोलायलाच नको किंबहुना असे पूर्वी कधी ऐकले नाही व पाहिलेही नाही देवा ते हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला दाखवल्याने माझे मन आनंदित झाले परंतु आता अशी एक मनात इच्छा उत्पन्न झाली आहे की तुमच्याबरोबर गोष्टी सांगून तुमच्या स्नेहाचा उपभोग घ्यावा व तुम्हाला आलिंगन द्यावे तेव्हा ते याच रूपात करू म्हटले तर तुमच्या कोणत्या तोंडाबरोबर बोलावे व कोणाला आलिंगन द्यावे कारण तुमच्या रूपाला पार नाही म्हणून वाऱ्याबरोबर धावणे अगर गगनाला आलिंगन देणे हे घडावयाचे नाही समुद्रात जलक्रीडा कशी करता येईल याकरता देवा या विश्वरूपाचे मला भय वाटते म्हणून हे आटोपून आटोपून घ्यावे एवढी माझी हौस पुरवावी हे पहा या चराचराचे कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावेसे वाटते त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुजी रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी त्या योगाने पहावयास मिळणार हेच आणि शास्त्रांचा विचार केला असताही याच स्वरूपाचा सिद्धांत होतो आम्ही सर्व यज्ञ केले तरी त्यांची फलप्राप्ती हेच रूप होय व याच रूपाकरता सर्व तीर्थे करावी लागतात आणखीही जे जे काही पुण्य आणि अथवा दान आम्ही करतो त्याची फलप्राप्ती तुमचे चतुर्भुज रूपच होय याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवास आवड उत्पन्न होऊन ते पाहण्याकरता माझी लगबग उडाली आहे तर ही माझी अडचण लवकर दूर करा अहो दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणणाऱ्या जगन्निवासा व सकल विश्व ब वसवणाऱ्या परम परमपूज्य देवाधिदेवा मला प्रसन्न व्हा <coughs>